अध्याय तीनशे चव्वेचाळीसावा नरनारायणांचे नारदांशी भाषण नरनारायण म्हणतात नारदा खरोखर तू धन्य आहेस कारण परमात्म्याने तुझवर प्रत्यक्ष दर्शनाचा अनुग्रह केला ब्रह्मदेवाला देखील त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही मग इतरांची काय कथा ज्याची उत्पत्ती कशी झाली याचा थांब लागत नाही त्या भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन अति दुर्लभ आहे बा नारदा आम्ही सांगतो हे अक्षरशः खरे आहे हे द्विजवर्या परमात्म्याला भक्तापेक्षा अधिक प्रिय त्रैलोक्यातही कोणी वाटत नसल्यामुळे त्याने तुला आपले रूप दाखवले द्विजोत्तमा परमात्मा ज्या ठिकाणी तपाचरण करीत बसला आहे तेथे आम्हा वाचून दुसऱ्या कोणालाही जाता यावयाचे नाही जे स्थान त्याने आपल्या वास्तव्याने विराजमान केले आहे त्या स्थानाचे तेज सहस्र सूर्यांच्या एकवटलेल्या तेजा इतके आहे हे क्षमाशील श्रेष्ठ विप्रा पृथ्वीचे ठिकाणी आढळून येणारा क्षमेचा गुण हा त्या विश्वकर्त्या परमात्म्यापासूनच उत्पन्न झाला उदकामध्ये दृग्गोचर होणारा व त्याला द्रवत्व आणणारा रस हा त्या सर्व भूतांच्या हिताचे संवर्धन करणाऱ्या नरनारायणापासूनच उद्भूत झाला सूर्याचा आश्रय करून जे जगताला प्रकाश देते ते तेजही परमात्म्यापासूनच निघाले ज्या गुणाने युक्त झाल्यामुळे वायू अंतरिक्षात वाहतो त्या स्पर्श गुणाची उत्पत्ती पुरुषोत्तमापासूनच झालेली आहे ज्या गुणाशी संयुक्त होऊन आकाश अफाट झाले आहे त्या शब्दाचा उगमही त्या सर्व लोकेश्वर प्रभूपासूनच आहे मनाचा चंद्राशी संयोग झाला म्हणजे प्रकाश देण्याचा धर्म चंद्राचे ठिकाणी उत्पन्न होतो परंतु भूतमात्राचे ठिकाणी असणाऱ्या त्या मनाचा उगम परमात्म्यापासूनच आहे ज्या ठिकाणी तो हव्यकव्य भोगता व ज्ञानिक प्राप्य भगवान वास्तव्य करतो त्या स्थानाला सद्भूतोत्पादक असे नाव वेदामध्ये दिलेले आहे हे द्विजसप्तमा पुण्य व पाप यांचा ज्यांना संपर्कही नाही त्या निर्मल पुरुषांना मार्ग सुखकर आहे त्या निर्मल पुरुषांचा मार्ग सुखकर आहे अखिल जगतातील अंधकार नाहीसा करणारा सूर्य मोक्षाचे द्वार होय या द्वाराने प्रवेश केला म्हणजे देह दग्ध होऊन अदृश्य होतो मग कोणालाही तो देव देह केव्हा दृष्टीस पडणे शक्य नाही ते मोक्षगामी पुरुष परमाणु रूपाने सूर्याच्या स्वरूपात मिळून जातात तेथून निघून ते अनिरुद्ध रूपात प्रवेश करतात पुढे सर्व गुण टाकून मनाच्या रूपाने ते प्रद्युम्नामध्ये लय पावतात नंतर तेथून सुटून ते भगवतभक्त व सांख्यवत्ते विप्रश्रेष्ठ जीव म्हणजे संकर्षण यांच्यामध्ये प्रवेश करतात मग त्यात विजयश्रेष्ठांची सत्व रज व तम या तीन गुणांपासून मुक्तता होऊन निर्गुण व क्षेत्रज्ञ जो परमात्मा त्याचे स्वरूपात ते त्वरित मिळून जातात सर्वव्यापी वासुदेव तोच क्षेत्रज्ञ असे निसंशय जाण जे सर्व प्रकारचे संयमन करून इंद्रियांचाही निग्रह करतात आणि मनाचा समाधी लावून अनन्य भावाने त्या परमात्म्याची भक्ती करतात तेच वासुदेव स्वरूप होतात हे द्विजोत्तमा धर्माच्या घरी अवतीर्ण होऊन आम्ही या विशाल व रम्य बदरी तपोवनात खडतर तपश्चर्या करून राहिलो आहोत हे द्विजा त्रैलोक्यामध्ये देवांना प्रिय असे त्या परमात्म्याचे जे जे अवतार होतील त्यांचे अभिष्टचिंतन करण्याकरता आमचा तपोयोग आहे हे द्विजोत्तमा आम्हाला उक्त असलेल्या अपूर्व विधीने सर्व कृछ्रे व व्रते आम्ही उत्तम रीतीने करीत आहोत हे तपोधना तू श्वेतद्वीपात असता आम्ही तुला पाहिले नारायणाचे दर्शन घडल्यावर तू एक संकल्प केला आहेस या सचराचर त्रैलोक्यात आम्हाला अविज्ञात असे काही नाही जे जे शुभ किंवा अशुभ आता घडत आहे किंवा पुढे घडेल अथवा मागे घडून गेले असेल ते ते सर्व हे मुनिवर्या देवाधिदेवाने आम्हाला सांगितले आहे वैशंपायन सांगतात उग्र तपश्चर्या करण्यात मग्न झालेल्या त्या उभयतांचे हे भाषण ऐकून नारदानी हात जोडले आणि परमात्म्याचे ठिकाणी लय लावून नारायणाच्या स्तुतीचे अनेक मंत्रांचा जप करण्यास त्यांनी सुरुवात केली याप्रमाणे नरनारायणांच्या आश्रमात परमात्म्याचे व नरनारायणांचे पूजनात कालक्षेप करीत ते महातेजस्वी भगवान नारद ऋषी दिव्य सहस्र वर्षेपर्यंत राहिले ओम तत्सत